हाँ, हाँ, हाँ। आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज एक सौ सात दशमलव आठ एफ एम आता पुणे फिर अपन कुछ तरी गाडी पार्किंग लगे अग ऐकलस का इथं काय लिहिलंय बघ तरी शापित पार्किंग क्षेत्र म्हणजे आपल्या भाषेत डेंजर झोन जरा वाच तरी काय लिहिलंय ते बर बर मी वाचते बर का अग काय लिहिलंय माहिती आहे कोपरा असल्याने गाडी हमखास घासली जाणार आहे अरे बापरे अरे बापरे असं का चोर गाडी पण उचलते बापरे आता असं पण होतो आणि टायर मधली हवा पण कमी होते अरे आणि अजून नवलते ते विश्वास नसल्यात अनुभव हीच खात्री असं नमस्कार आपण ऐकत आहे three D Puneri Awaaz one zero seven point eight F एमवर आपण सर्वांचं स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रममध्ये आणि आजचे एक मुलाखत कार्यक्रमचे आपले खास पाहुणे आहे आर्टिस्ट ॲक्ट्रेस अनुजा जी आपलं बरोबर आहे आणि तुम्ही फिल्ममध्ये किंवा टी व्ही सिरियलमध्ये त्यांना बघितलंच असेल तर आज रेडिओ मार्फत तुम्ही त्यांचा आवाज ऐकणार आहे तर अनुजाजींचा खूप खूप स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रममध्ये माझा सगळ्या पुणेरी लोकांना नमस्कार कारण मी एक पुणेरी आहे त्यामुळे मला इतका सांगू इतका आनंद होतोय हा इंटरव्ह्यू करायला मी अनुजा लोकरे खूप खूप आभारी आहे की मी पुणे आवाजसाठी आज इथे मला त्यांनी ॲज अ गेस्ट म्हणून बोलवलेलं आहे आणि मी खरंच म्हणजे मला माहिती नाही अगदी नाचावंसं वाटतंय <laughs> <laughs> तर मी अनुजा लोकरे आणि मी पुण्यामध्ये होते मी बी एम सी सी कॉलेजमध्ये होते आणि त्याच्यानंतर मी लग्न करून मुंबईला आले आणि मुंबईला आल्यानंतर माझ्या करिअरची सुरुवात झाली म्हणजे माझं लग्न झालेलं होतं पहिल्यांदा मला मोरूच्या मावशीसाठी पुण्यात असताना ऑफर आलेली होती पण तुम्हाला माहिती आहे पुणेरी सगळे आपले पेरेंट्स कसे ऑर्थोडॉक्स असतात <laughs> माझ्या बाबांनी पण मला चार वेळा त्यांनी मी रिहर्सलला गेले आणि रात्री दहा वाजता चार मुलं मला सोडायला आली तेव्हाच त्यांनी सांगितलं की नाही लग्न कर नवऱ्याच्या घरी जा त्यांनी परमिशन दिली कुठलं पण नाटक कर त्यामुळे ॲज अन ॲक्टर माझी जी जर्नी सुरू झाली आहे ते मुंबईला आल्यानंतर सुरू झाली आहे मी एक ॲक्टर आहे मी स्पीच आणि ड्रामा ट्रेनर आहे योगा ट्रेनर आहे आणि सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे ॲक्टिंगच्या जर्नीबद्दल मी तुम्हाला सांगेनच पण मी योगा गेली पंधरा वर्ष करते आणि शिकवते आता माझ्या इथे सेंटर आहे आणि तिथे मी योगाचे क्लासेस घेते आणि मी हेलनोग्रेडी इंटरनॅशनल म्हणून लंडनची इन्स्टिट्यूट आहे त्याची मी फ्रँचायझी घेतलेली आहे आणि मी स्पीच अँड ड्रामा लहान मुलांना शिकवते ॲज अ ट्रेनर आणि सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणून मी डिझायर सोसायटी आहे एच आय व्ही पॉझिटिव्ह मुलांसाठी त्यांच्यासाठी काम करते आणि त्या मुलांसाठी काम करून जो आनंद मला मिळतो तो कुठेच मला जगामध्ये मिळत नाही आणि आता मी माझी ॲक्टरची जर्नी पृथ्वी थिएटरपासून सुरू केली पंडित सत्यदेव दुबे यांच्या नाटकापासून मी सुरुवात केली इन्शाअल्ला त्यांचं पहिलं नाटक होतं आणि त्या नाटकामध्ये शिशिर शर्मा टिस्का चोप्रा आणि खुद्द दुबेजींबरोबर मी काम केलं आणि अशी माझ्या करिअरची सुरुवात झाली <laughs> अनुजा जी खूपच सुंदर एक्सपिरियन्स आपण शेअर केलात आणि आशा व्यक्त करतो आपले सर्व श्रोता मित्र जे ऐकतात आहेत त्यांनाही आनंद वाटत असेल की अरे अनुजाजी आपल्याबरोबर आहेत आज रेडिओमध्ये आणि त्यांच्याशी आज बरेच काही गोष्टी फिल्म आणि टी व्ही बॅकस्टेजमध्ये काय काय होतात तेही आपण त्यांच्याकडून आज ऐकूया अनुजाजी एक एक्सपिरियन्स शेअर करा जसं टी व्हीमध्ये कुठलाही एपिसोड्स वगैरे करताना किंवा फिल्ममध्ये शूटिंग करताना जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की चार मुलं <laughs> जेव्हा सोडायला आले तेव्हा <laughs> वडिलांनी सांगितलं हे चालणार नाही <laughs> तर बरेचसे आपले महाराष्ट्रांमध्ये हे बघितलं जातं की फिल्म किंवा टी व्हीमध्ये जाण्यासाठी आता तर मला वाटतं ते सिच्युएशन नाही आहे ज्यावेळी तुम्ही होतं त्यावेळी तुमच्यासाठी ते सिच्युएशन होतंच तर आजच्या सिच्युएशनमध्ये आज जे करंट सिनारो आहे त्याच्यामध्ये एज ॲक्टर आपण शूटिंग वगैरे करताना किंवा जे पण सिनेमा आपण बघतो फिल्म बघितलं तर आपल्याला वाटतं की हा हे असं आहे परंतु त्याच्या पाठीमागं जे बॅकस्टेजमध्ये जे काय ॲक्टर्स असतात जे पाय शूटिंग करताना काय काय होतं ते जरा एक लाईव्ह शूटिंगचा आम्हाला एक्सपिरियन्स शेअर करा <laughs> म्हणजे जसं ह्यांनी म्हटलं की पूर्वीच्या काळी अशी बंधनं होती आईवडिलांना असं वाटत होतं पण आत्ता काळ बदललेला आहे आता सगळे पेरेंट्स आपल्या आई म्हणजे आई वडील आपल्या मुलांना प्रोत्साहन देतात आपण बघतो आजकाल एवढे लाईव्ह शोज टी व्हीवर येत आहेत आणि तिथे पेरेंट्स हे मुख्य ॲक्च्युली इम्पॉर्टंट पार्ट प्ले करत आहेत की आपल्या मुलांना चान्स देण्यासाठी की सगळ्या आईवडिलांची इच्छा असते की माझ्या मुलांनी मुलींनी टी व्हीवर दिसावं म्हणजे पूर्वीचा काळ आता पूर्ण बदललेला आहे कारण लोकांना हळूहळू असा अनुभव यायला लागलेला आहे की फिल्म इंडस्ट्री ही किंवा टी व्ही इंडस्ट्री असो किंवा थिएटर इंडस्ट्री असो ह्याच्यामध्ये काहीही असं वाईट नाही आहे लोक कलेला प्राधान्य देत आहे आणि माझा पण हा पूर्ण विश्वास आहे आजपर्यंत मला असा वाईट अनुभव कधीही आलेला नाही कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण गेलात तर सर्व ठिकाणी असे वाईट प्रवृत्तीचे लोक असतात पण आपण कसं त्या लोकांना फेस करतो आहे तुमचं ॲटिट्यूड काय आहे तुमचं स्वतःचं असं म्हणजे त्या लोकांकडे दुसण्या दिस बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे तुम्ही कसं त्यांच्याशी डील करतात ह्याच्यावर अवलंबून आहे मग ती टी व्ही इंडस्ट्री असो किंवा बँक असो किंवा एल आय सी असो आपल्याला प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे लोक भेटतात पण ते तुमच्या नेचरवर अवलंबून आहे की तुम्ही कसं करायचं आणि मला मी तर सांगते की सगळ्यांनी ह्या क्षेत्रामध्ये या कारण ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुम्हाला जो कॉन्फिडन्स मिळतो पब्लिक स्पीकिंग कॉन्फिडन्स एक स्वतःला प्रेझेंट करता तुम्ही हे तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी जी डेव्हलपमेंट होते तसं तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये मिळणार नाही आणि माझा अनुभव सांगायचा झाला तर मला मी खूप खुश आहे मी फक्त काय झालेलं आहे की मी कंटिन्युअसली हे करू शकले नाही कारण मी सुरू केलं आणि माझ्या सासऱ्यांना फारसं आवडत नव्हतं की मी ह्या क्षेत्रामध्ये काम करावं म्हणून मी बिहाइंड द कॅमेरा पण काम सुरू केलं मी in front of the camera नाही मी एक ॲड एजन्सी जॉईन केली आणि तिथे मी कास्टिंग आणि प्रोडक्शन क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली आणि मोठ्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसेसबरोबर मी नंतरसुद्धा काम केलं as a behind the camera person म्हणून आणि आत्ता परत एक दीड वर्ष झालं की मी सुरू केलेलं आहे माझी पहिली सिरियल आहे शांती आणि शांती सिरियलचं मी तुम्हाला एक आठवण सांगते खूप फनी आहे ते माझी पहिली सिरियल होती मला यतीन आरेकरच्या ऑपोजिट काम करायला मिळालं तेव्हा मी खूप लहान होते मला अनुभव पण काही नव्हता आणि त्यांची म्हणजे त्या सिरियलमध्ये एक फिल्ममध्ये ते काम करत असतात आणि त्या फिल्मची हिरोईनचा रोल मला दिलेला होता आणि असा सीन होता की ते माझ्या काहीतरी आमच्यामध्ये घटना घडते आणि ते मला थोबाडीत मारतात आणि मला हे माहितीच नव्हतं की ही सगळी फेक थोबाडीत असणार किंवा कशी ती फे थोबाडीत मारणं आणि त्याच्यावर परफॉर्म करणं ही पण मोठी कला असते हे त्या दिवशी मला कळलं आणि ते टायमिंग खूप महत्त्वाचं असतं ती ॲक्टिंग करताना आणि मी तर नवखी होती मला कोणी काही सांगितलं नव्हतं आणि तो सीन सुरू झाला आणि आधीच मी घाबरलेले होते की यतीनजी एवढे मोठे ॲक्टर आहे त्यांच्यासमोर काम करायला आणि तो सीन सुरू झाला आणि डायलॉग मी बोलायला लागले आणि ते एका क्षणाला त्यांनी जोरात थोबाडीत मारली आणि त्यांना वाटलं की त्यांनी असा हात केल्यावर मला मान अशी वळवायची आहे आणि ते टायमिंग मी बरोबर साधीन म्हणून आणि मी तसंच माझे माझी मानच वळवली नाही त्यामुळे माझ्या गालावर त्यांनी एवढी जोरात श्रीमुखात मारली की पाच बोटं उमटली आणि मी खाली पडले आणि सर्व युनिट असं एकदम आश्चर्यचकित होऊन बघायला लागलं की अरे सीनमधून ही गायब कशी झाली कॅमेरामधून तर ही खाली बेहोश पडलेली होती आणि पाच बोटं माझ्या गालावर उमटलेली होती आता मला हसू येतं या गोष्टीचं पण त्यावेळेस अक्षरशः चक्कर येऊन घेरी येऊन पडलेले होते <laughs> तर असा माझा पहिला अनुभव होता आणि थिएटरमधला पहिला अनुभव माझा इन्शाल्लाचा प्रयोग बघायला दुबेजींशी क जे कनेक्टेड लोक होते महेश भट आणि अमरीश पुरी असे मोठे मोठे कलाकार जे होते ते आमचा प्रयोग बघायला आलेले होते आणि त्यावेळेस मला असं वाटायला लागलं की मी म्हणजे काय असा अनुभव माझ्या आयुष्यामधला तो मी कधीही विसरू शकणार नाही आणि आज मला तुमच्याशी बोलण्याचा ही संधी मिळालेली आहे ते ब्रह्मकुमारी आश्रम ज्ञान सरोवरमधून मी तुमच्याशी बोलते आहे <laughs> इथे आल्याचा माझा एक्सपिरियन्स हा इत इतका सुंदर आहे आणि ह्या एक्सपिरियन्स मी पहिला तुमच्याबरोबर शेअर करणार करू इच्छिते आहे क मी एक व ह्यांचं वर्कशॉप अटेंड केलेलं होतं आणि ते वर्कशॉप सिंटामध्ये होतं आणि ते अटेंड केल्यानंतर तप तपस्विनी जी दयाल सर जे ज्ञान सरोवरमध्ये आहेत कोऑर्डिनेटर त्यांनी मला इथे या सेमिनारसाठी बोलवलं आणि मी अंजलीजी म्हणून माझी मैत्रीण आहे अंजली अरोरा त्यांनी मला इथे बोलवलं आणि मी तिकीट काढलं पण माझ्या आईची तब्येत बरी नसल्यामुळे मी पुण्याला गेले आणि पुण्याला गेल्यानंतर मी म्हटलं की नाही मी येऊ शकत नाही पुण्याला माझ्या आईची तब्येत एकदम बरेच रिपोर्ट्स करायला सांगितले आणि मी अंजलीजींना सांगितलं की मी येऊ शकत नाही मी तिकीट आहे माझं काढलेलं आणि ते म्हणजे अजून आर ए सीमध्ये पण आलेलं नाही आणि त्या म्हणाल्या की अनुजा तू एकच काम कर तू फक्त विचार मला सांग की तुझा तुला यायचं आहे की नाही मनातून तुला काय वाटतं आणि मी म्हटलं मनातून हो मला यायचं आहे पण माझे सरकमस्टन्सेस समोर असे आहे की आई एकदम चौऱ्याऐंशी वर्षाची तिला सोडून मी येऊ शकत नाही आहे आणि तिकीट कन्फर्म नाही आहे मी मुंबईला पण अजून आलेलं नाही पुण्यातच आहे त्या म्हणाल्या की तुला मी तुला फक्त एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड देते की तू फक्त म्हण की मला यायचं आहे आणि माझा परमेश्वरावर माझे शिवबाबांवर माझा विश्वास आहे आणि त्यांना जर का वाटत असेल की मी इथे ब्रह्मकुमारी आश्रममध्ये ज्ञान सरोवरमध्ये माउंट आबूला यावं तर ते तुझा सर्व तुझ्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करतील तू त्यांच्यावर विश्वास ठेव पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेव आणि तुम्हाला मी खरं सांगते हा अनुभव माझा आयुष्यामध्ये मी असा खूप ब्लाइंड फेथ कोणावर करत नाही आणि मी तिने सांगितलं तसं फॉलो केलं रोज तिचा मला अंजलीजींचा फोन यायचा आणि त्या मला रोज हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड द्यायचा आणि मी तसं करत गेले एक आठवडा मी सगळे रिपोर्ट्स माझ्या आईचे काढले त्या म्हणाल्या नॉर्मल येणार आणि ते नॉर्मल आले आणि मी पुण्याहून मुंबईला आले आणि मुंबईला येता येताच माझं तिकीट पण कन्फर्म झालं जे थर्टी फाईव्ह नंबर होतं ते तिकीट माझं कन्फर्म झालं आणि इथे सेमिनार असल्यामुळे बरेच लोक त्या दिवशी ऐरावली एक्सप्रेसला येणार होते इथे त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं की हिचं तिकीट कसं कन्फर्म झालं आणि हिच्या आईचे रिपोर्ट्स कसे नॉर्मल आले आणि म्हणजे तुम्ही जर का हे ॲटिट्यूड ठेवलं तुम्ही सतत आपण काय करतो आपण सगळे प्रॉब्लेम्स आपल्या डोक्यावर घेत राहतो हो हो हो मी मी मी फायटर आहे अरे पण मला आता अनुभव आला की शिवबाबांवर परमेश्वरावर ईश्वरावर सोडून द्या ते आहेत आपली काळजी घ्यायला आणि हा अनुभव इतका सुंदर अनुभव आहे आणि जेव्हा मी ह्या ज्ञान सरोवरच्या गेटमधून आत आले तर मला लोक फक्त स्वर्गाची व्याख्या मी ऐकली होती त्याचा अनुभव इथे आल्यावर मला झाला इकडचे जे इकडे भाई म्हणतात त्यांना आणि सिस्टर्स म्हणतात ते सर्व लोक इतके प्रेमळ आहेत इतके पॉझिटिव्ह आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज इतकं ग्लो आहे त्यांच्या चेहऱ्यावर कारण ते हे वातावरण पॉझिटिव्हिटी खाणं पिणं आणि मेडिटेशनमुळे हे आलेलं आहे आणि मी आता त्यांची म्हणजे मी आता त्यांची एक चांगली मोठी फॉलोअर झालेली आहे कारण मला हा माझ्या आयुष्यामध्ये पहिला असा अनुभव आलेला आहे आणि मी खूप आनंदी आहे आणि मला हा अनुभव मिळालेला आहे मी खूप खुश आहे अनुजा जी फार सुंदर एक्सपिरियन्स आपण शेअर केले आहेत स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स आपण शेअर केले आहेत आणि आशा व्यक्त करतो आपल्या मित्रांनाही हे एक्सपिरियन्स ऐकून कुठेतरी त्यांना पण असं वाटत असेल की आपण नक्कीच त्या ब्रह्मकुमारी सेंटरवरती किंवा माउंट आबूला एकदा जाऊन यायच्या असं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही एकदा प्लान करा वर्षातून एकदा आपण इकडे तिकडे फिरायला जातो तर त्याच्याऐवजी तुम्ही इकडे प्लॅन केला आणि तिथे लोकल जे तुम्ही जिथे राहतात पुण्यामध्ये तिथे आसपास कुठेही तुम्हाला जवळचं सेंटर असेल ब्रह्मकुमारीस तिथे जाऊन तुम्ही या प्रोग्रामबद्दल तुम्ही डिटेल्स घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही प्लॅन करू शकता इकडे यायला तर नक्कीच अनुजाजी फारच सुंदर एक्सपिरियन्स आपण शेअर केला आता घेऊया एक छोटासा ब्रेक ऐकूया फार सुंदर गीत आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लुटा सरदार आम्हाला काय कुणाची भीती देवदेशन धर्मापायी प्राण घेतला हाती पुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती उमगली झुंजाराची रीत आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती देवदेसन धर्मापायी प्राण घेतल हाती सूर तर दार आम्हाला काय कुणाची भीती कटून मराव हेच अमानाठाव ठाव जिंकावेवा कटून मराव हेच अमाला ठाव लढून मराव मरून जगाव हेच अमाना ठाव देसापायी सारी करू माया ममता नाती देवदेसन धर्मापायी प्राण घेतल हाती सूर दार आम्हाला काय कुणाची भीती नमस्कार ब्रेकनंतर आपण सर्वांचं परत एकदा स्वागत आहे एक मुलाखत या कार्यक्रममध्ये आजच्या या एपिसोडमध्ये आपल्याला विशेष पाहुणे as a guest special guest आहे आर्टिस्ट आहेत अनुजाजी टी व्ही अँड ॲक्ट्रेस आणि आता ॲज अ ट्रेनर पण ते काम करतात आणि योगाही शिकवतात लोकांना आणि स्वतःलाही ते ट्रेन करत राहतात नवीन नवीन गोष्टी शिकत राहतात तर आता मी एक विचारायचं म्हणजे अनुजाजी ॲज अ ट्रेनर बनून तुम्ही जेव्हा लोकांना ट्रेन करता तेव्हा तुमचे एक्सपिरियन्स कसे आहे म्हणजे योगा ट्रेनर म्हणून का speech and drama trainer speech दोन्ही दोन्ही योगा ट्रेनर म्हणजे असे खूपसे लोक आहेत की त्यांना परफेक्ट योगा म्हणजे जनरली काय होतं लोक सगळेजण सांगतात की योगा करा योगा करा म्हणून लोक योगाच्या क्लासेसला जातात हो पण म्हणजे जसं आपण एक पाट्या टाकतो त्याप्रमाणे ते लोक जातात बाबा मी योगा क्लासला जातो आणि नंतर विचारतात की अरे पण माझं वजन नाही कमी झालेलं आहे मला गुडघे दुखत आहेत आणि माझे पाय दुखतात कंबर दुखतात हे सगळे प्रॉब्लेम्स त्यांचे राहतात जेव्हा मामी म्हणते मी जेव्हा शिकवते तेव्हा मी त्यांना सांगते की नुसतं योगाला जायचं म्हणून जाऊ नका <laughs> तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं शंभर पर्सेंट द्या आणि त्याच्यासाठी तुम्हाला तिथे जाताना तुमचं म्हणजे जेव्हा योगा करता तेव्हा तुम्ही पटपट पटपट एक काहीतरी काम उरकायचं म्हणून उरकू नका त्याच्यामध्ये तुमची पोश्चर अगदी व्यवस्थित असली पाहिजे कारण आपल्या या योगामध्ये पूर्णपणे आपल्या आपण आपल्याला क्युअर करू शकतो आणखीन प्राणायाम केल्यामुळे तर तुम्हाला इतका फायदा होतो आणि तुमचं म्हणजे चेहऱ्याचं सौंदर्य वाढतं तुमचं अंतर्मनातलं सौंदर्य वाढतं आणि इथे ब्रह्मकुमारी आश्रममध्ये येऊन मी राजयोग मेडिटेशनचं पण कोर्स केलेला आहे आणि त्या राजयोग मेडिटेशनचा तर इतका फायदा होतं आजपर्यंत आपण म्हणजे असा अनुभव मला आला नाही आहे की आत्म्याचं परमात्म्याशी मिलन आणि त्यामुळे जो आपल्याला सुखद अनुभव येतो जो पॉझिटिव्हिटी निर्माण होते प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलतो तो इथे आल्यानंतर मला ह्याच्याबद्दल अजून माहिती झाली आहे आणि आता मी परत गेल्यानंतर ही सगळी माहिती माझ्या स्टुडंट्सना मी त्याचा लाभ देणार आहे आणि नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या मनामध्ये फरक पडणार आहे आणि त्यांची दुःख पण दूर होतील आणि त्यांची दुखणी पण दूर होतील आणि as a speech and drama trainer आ हा इट्स अ वंडरफुल एक्सपिरियन्स कारण ते माझ्या फील्डशी रिलेटेड आहे लहान लहान मुलं जेव्हा येतात तेव्हा त्यांना आपण परफॉर्म करताना बघतो कारण ते इतके इनोसेंट असतात आणि या टेंडर एजमध्ये तुम्ही त्यांना काय काय देऊ शकता आपण आपल्याला असं होतं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा हा कोर्स आहे ज्याच्यामध्ये आम्ही speech clarity of speech projection of voice public speaking how to boost your self esteem your confidence stage fear कसं घालवतो तुमची बॉडी लँग्वेज कशी करेक्ट असायला पाहिजे म्हणजे तुमच्या पूर्ण पर्सनॅलिटीचाही डेव्हलप करतो आम्ही and why we have chosen speech and drama as a medium कारण ते मोस्ट एक्सप्रेसिव्ह मीडियम आहे मुलं जातात शाळेमध्ये जातात टीचर जे शिकवतात करिक्युलम ते शिकतात येतात आईवडिलांना कोणी त्यांना स्कोपच देत नाही त्यांना एक्सप्रेस करायला माझ्या स्पीच अँड ड्रामा क्लासेसमध्ये ते आले की मी त्यांना एक्सप्रेस करायला देते आणि ते येतात आणि एक्सप्रेस करतात आणि स्वतः स्वतःचे डायलॉग लिहू शकतात बोलू शकतात परफॉर्म करू शकतात तो आनंद काही वेगळाच आहे <laughs> अनुजाजी फारच सुंदर एक्सपिरियन्स आपण शेअर केलं डान्स अँड ड्रामा याच्याबद्दल आणि प्लस योगाबद्दल तुम्ही जे माहिती दिलं ते फारच सुंदर एक्सपिरियन्स आपण शेअर केले आणि नक्कीच जेव्हा तुम्ही मुंबईला जाणार परत ट्रेनिंग सुरू करणार एक नवीन पद्धतीने तुम्ही सुरू करणार आहे आणि त्या जे पण तुमचे स्टुडंट आहे त्यांना एक वेगळाच एक्सपिरियन्स होणार आहे एक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स एक स्पिरिच्युअल टच त्यांना मिळणार आहे तर फारच सुंदर एक्सपिरियन्स तुम्ही शेअर केला नमस्कार आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F एमवर आजचे खास पाहुणे Anuja film and T V actress and trainer आहे तर ते ॲक्टिंगबरोबर ॲक्टिंग शिकवताना त्याचबरोबर सोशल वर्क पण करतात त्या सोशल वर्क कुठले करतात त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण ह्या जगात आल्यानंतर आपलं समाजाला काहीतरी देणं लागतं ही भावना मनात ठेवून मी आमच्या इथे गोरेगावलाच डिझायर सोसायटी म्हणून आहे तिथे जवळजवळ अनाथाश्रम आहे तो पण हा साधा अनाथाश्रम नाही आहे ह्याच्यामध्ये एक दीड वर्षापासून ते सतरा अठरा वर्षापर्यंतच्या मुली आहेत आणि आता मुलं पण आहेत डिझायर सोसायटी ज्या ज्या मुलं मुली आहेत त्या एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणजे त्यांच्या आईवडिलांकडून त्यांना H I V blood through त्यांना आलेलं आहे आणि अशी मुलं आहेत जी समाजाने त्यांना टाकून दिलेलं आहे आणि त्यांचे आई वडील पण बऱ्याच लोकांचे ह्या जगात नाही आहेत कारण त्यांना एड्स झालेला आहे आणि बरेच लोकांचे आई वडील जे आहेत ते आत्ता पेशंट्स आहेत म्हणून ते ह्या मुलांना सांभाळ करू शकत नाही आहेत तर अशी ही डिझायर सोसायटी आहे त्यांच्यासाठी मी काम करते मला खूप आनंद होतो जेव्हा त्या मुलांच्या चेहऱ्यावर मी आनंद बघते आणि आपण नेहमी बऱ्याच संस्थांसाठी आपण मदत करतो पण ॲक्च्युअल त्या संस्थांना ती मदत जाते की नाही त्या संस्थान त्या मुलांपर्यंत ती पोचते की नाही हा नेहमी आपल्याला प्रश्न असतो पण ह्या संस्थेत माझ्यासमोरच मी फंड्स रेझिंगचं काम करते त्यांच्यासाठी आणि एक असा काळ आलेला होता की महिन्याला जवळजवळ लाखो रुपयांमध्ये त्यांना माझ्या थ्रू मदत मिळालेली होती तर मला ह्या गोष्टीचा इतका आनंद आहे सर्वांनी अशी काही ना काहीतरी समाजकार्य करावं जगामध्ये या आणि आपलं जे समाजाचं ऋण आहे ते फेडावं आणि आपण नेहमी आपल्याबद्दल स्वतःबद्दल विचार करतो की अरे मला हे नाही आहे मला ते नाही आहे मला अजून कितीही तुम्हाला असेल साधी गाडी असेल तर माझ्याकडे इम्पोर्टेड कार नाही आहे बी एम डब्ल्यू नाही आहे किंवा हा ड्रेस असेल तर तो ब्रँडचा नाही आहे हा विचार करत आणि मला किती दुःख आहेत ह्याचा विचार करतो पण जेव्हा आपण अशा मुलांना बघतो की ज्यांचं काहीच चूक नाही आहे ते त्यांना त्यांच्या आईवडिलांकडून लाभलेलं आहे तो रोग आणि त्यांच्या किती वर्ष ते जगतील ह्याची काही कल्पना नाही आहे पण ती इतकी आनंदी मुलं आहेत त्यांच्याकडे बघून आपला दुःख आपण विसरून जातो आपला मीपणा आपण विसरून जातो तर मी सगळ्यांना आवाहन करते की तुम्ही पण असंच समाजकार्य करा आणि बघा तुमच्या जीवनामध्ये खरंच खूप फरक पडतो माझ्या स्व अनुभवावरून मी सांगते अनुजाजी फारच सुंदर एक्सपिरियन्स शेअर केलं आणि नक्कीच कुठेतरी आपण सामाजिक सेवा केलं तर त्याच्या वेगळाच आनंद असतो आणि न विसरणार असतो तुम्ही म्हटलं मुलांच्या चेहऱ्यावर जे स्माईल बघितल्यावर तुम्हाला कसा आनंद वाटतो तसंच सर्वांनी काहीतरी सोशल कार्य करायला पाहिजे आणि त्याच्यातून आपलं पुण्य जमा करायला पाहिजे नक्कीच फारच सुंदर एक्सपिरियन्स शेअर केला आणि जाता जाता मी म्हणणार आमच्या श्रोतांसाठी एक गीत किंवा सॉन्ग जे मराठीमध्ये तुम्हाला आवडत असेल तुमचं मनस्पर्शी गाणं ते आमच्या श्रोत्यांना नक्कीच ऐकवा आता ह्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे आणि पुणेरी आवाज आणि मी पुण्याची आहे आणि पुणेरी मुलगी म्हणजे मी विचार केलेला होता की म्हणजे ह्यांनी मला सांगितलं की हिंदी गाणं पण चालेल पण का मी पुणेरी असण्याचा मराठी असण्याचा अभिमान आहे मला जय महाराष्ट्र तर मी मराठीतच गाणं म्हणेन पण फक्त माझा आवाज ऐकून तुम्ही प्लीज <laughs> रेडिओ बंद नका करू <laughs> कारण मी काय कोणी सिंगर नाही आहे हा मी एक थिएटर आर्टिस्ट आहे आणि त्यामुळे आम्हाला सगळ्या कला काही प्रमाणात अवगत असतात तर म्हणजे असं सिरियसली म्हणायला गेलं तर मला म्हणजे माणिक वर्मांचं ते गाणं घननिळा खूप आवडेल म्हणायला कारण मी त्यांची खूप मोठी फॅन आहे पण ते खूपच अवघड गाणं आहे पण एक फन आहे म्हणून मी म्हणतात एकच वा ओळ येते ती आणि मी पुण्याची आहे म्हणून मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना मला म्हण मला म्हणत्यात हो म्हणत्यात पुण्याची मैना खूप खूप मजा आली तुमच्या सगळ्यांशी बोलण्यामध्ये आणि ही पुणेरी महिना तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते कधी ना कधी आयुष्यामध्ये तुम्हाला असे अनुभव आले की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे लोक सांगतात फक्त बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह पण नुसतं बी पॉझिटिव्ह म्हणजे काय कसं पॉझिटिव्हिटी आणायची निगेटिव्ह थॉट्स कसे थांबवायचे समोरचा माणूस जर का निगेटिव्ह थॉट्स तुम्हाला व्हायब्रेशन्स देतो आहे तर तुम्ही स्वतः कसं पॉझिटिव्ह राहायचं हे जर का तुम्हाला शिकायचं असेल तर एकदा तरी तुम्ही जवळच्या ब्रह्मकुमारी सेंटरमध्ये जा राजयोग शिका आणि जेव्हा तुम्हाला मिळेल मौका तुम्ही ब्रह्मकुमारी आश्रम माउंट आबूला जरूर जरूर विजिट द्या हा माझा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करते मला खूप आनंद झाला आज पुणेरी आवाज मध्ये मला ॲज अ गेस्ट म्हणून मी बोलवलं मी त्यांची आभारी आहे माझी मैत्रीण अंजली अरोरा दयाळ सर जे ज्ञान सरोवरमध्ये आहेत त्यांची तपस्विनी जी सिस्टर आहेत त्यांची आणि इकडच्या सर्व लोकांची आणि तुम्हा माझ्या सगळ्या श्रोतांची मी खूप खूप आभारी आहे ओम शांती <laughs> धन्यवाद शुक्रिया आपण आपले एक्सपिरियन्स शेअर करण्याबद्दल आणि फारच सुंदर एक्सपिरियन्स शेअर केला आशा व्यक्त करतो आमच्या श्रोता मित्रांनाही आनंद वाटत असेल आणि नक्कीच त्यांच्यामध्ये पण एक जिज्ञासा नक्कीच वेळ काढून आपण मेडिटेशन राजयोग वगैरे शिकूया आणि आपलं जीवन सुंदर आणि चांगलं बनवूया मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये बस एवढंच परत भेटूया दुसऱ्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लुटा पुण्याची मैना मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना माझ्या गालावर पडते खळी पडते खळी नाक माझ बाईचा फेकळी चाफे पडते खळी पडते खळी नक बाई चाफे कळी चाफे कळी मला बघून लाजतोय ऐना मला बघून लाजतोय ऐना ऐना ऐना मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना माझी नागिन देते पहारा माझ पदर डोईवर राहिना माझ पदर डोईवर राहिना राहिना राहिना मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना मैना थँक्यू